नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे गोंधळ मांडलेला आहे तेव्हा तेहतीस कोटी देव बोलवले बोलवले या गायीवर स्थापना केली बरोबर आहे आता कथा कोणती गायची आम्हाला सांगायला पाहिजे गोंधळी बुवा आपल्याला कथा श्री महालक्ष्मी व्रताची गायची आहे गायची आहे यालाच गुरुवारची कहाणी म्हणतात असं तेव्हा भक्त हो बर श्री महालक्ष्मी व्रत कथा ऐकल्याने ऐकल्याने दरिद्र आणि संकट दूर होते होते देवी आपल्यावर कृपा करते बरोबर आहे धन दौलत प्राप्त होते होते आणि आपल्या मुला बाळांना दीर्घ आयुष्य लाभते असं अशा या महालक्ष्मीचे महात्मा गाऊया गाऊया प्रथम तिचे वंदन करूया बरोबर आहे नमस्ते महामाये महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तु ते महालक्ष्मी चे महान् दर्शन महालक्ष्मीचे महान दर्शन पुराणात आहे वर्णन आता ऐका की लक्ष्मीची नावे आता आई की लक्ष्मीची नावे आता ऐका पद्मपुराणात वर्णन केलेल्या केलेल्या या महालक्ष्मी मातेचे अनेक रूपे आहेत आहेत तशीच अनेक नावे सुद्धा आहेत नावे आहेत तिचे कैलासातील नाव आहे पार्वती पार्वती क्षीराब्दी मधील सिंधू कन्या असं स्वर्गातील श्री महालक्ष्मी लक्ष्मी भूलोकातील लक्ष्मी ब्रह्म लोकातील सावित्री गो लोकातील राधिका वा वा वृंदवनातील राशेश्वरी हा हा चंदनवनातील चंद्रा चंद्रा चंपकवनातील विरजा वा वा पद्मवनातील पद्मावती हा हा मालतीवनातील मालती बर कुंदनवनातील कुंदवती हा केतकी वनातील सुशिला कदंबवनातील कदंबमाला राजगृहातील राजलक्ष्मी आणि घराघरातील गृहलक्ष्मी अशा या विविध रूपाने अनेक नावानी श्री महालक्ष्मी देवी नटलेली आहे नटलेली आहे अशा या श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताची कथा आहे तरी कशी कशी आहे सांगा बरं द्वापर युगाने पाहिली डोळ्यांनी द्वापर युगाने पहिली डोळ्यानी लक्ष्मीची अशी ही कहाणी गी लक्ष्मीची अशी कहाणी गी लक्ष्मीची अशी कहाणी गी संसारिक आणि साऱ्या भाविकांनी संसारिक आणि साऱ्या भाविकांनी द्वापार युगात घडलेली ही कथा आहे मनाला पटेल अशी ही कथा आता आपणास ऐकवित आहे वा वा सर्व संसारिक आणि भाविक भक्तांनी भक्तांनी तिचे श्रवण करावे करावे आणि ती कथा ध्यानात ठेवावी त्या अगोदर बर एक गृहलक्ष्मी लक्ष्मी या श्री महालक्ष्मी मातेचे कसे स्वागत करते कसे बरं या बद्दलचे एक गीत आपल्याला मी ऐकवितो ऐकवा गुंदवी दंडवत घालते मी आज तुझ्या पायी हे लक्ष्मी माता असं तुझी मी प्रार्थना करीत आहे आणि तू माझ्या घरी येऊन येऊन माझ कल्याण केलं पाहिजे दंडवत घालते मी आज तुझ्या पायी लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई देवी लक्ष्मी आई दंडवत घालत मी आज तुझ्या पायी दंडवत घालत मी आज तुझ्या पायी लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई आहे ग मला तुझा येण जाण वाट मी पाहते बाई रांगोळी काढून ठाऊक आहे ग मला तुझा येण जाण वाट मी पाहते बाई रांगोळी काढून तुळशीचे वृंदावन सारवले बाई तुळशीचे वृंदावन सारवले बाई लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग दिवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग लक्ष्मी आई लक्ष्मी आई लक्ष्मी आई गुलाबाच्या फुलावा नाही तुझं मुख पाहताच जाई माझ पळून या दुख गुलाबाच्या फुलावाणी आहे तुझं मुख पाहताच जाई माझ पळून या दुख छाया तुझ्या माईची ग जशी अंबराई छाया तुझ्या माईची ग जशी अंबराई लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग जग येण्यान ग माझ घरदार हस धन धान्य मिळे होई सुखाचा प्रवास तुझ्या येण्यानं ग माझं घरदार हस धन धान्य मिळे होई सुखाचा प्रवास सुख पेरतेस आई तुझ ठाई ठाई सुख पेरतेस आई तुझ ठाई ठाई लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग लक्ष्मी आई जीव माझा आधी हातू तुझ्या स्वागताला हरेंद्राच्या शब्दाची ग हाती पुष्पमाला जीव माझा आधी रहा तुझ्या स्वागताला हरेंद्राच्या शब्दाची ग हाती पुष्पमाला मन माझी सारखी ग तुझे गीत गाई मन माझी सारखे ग तुझे गीत गाई लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग देवी लक्ष्मी आई लक्ष्मी आई ग देवी अशाप्रमाणे अशा महालक्ष्मीची महान कथा कथा द्वापार युगात घडली घडली हजारो वर्ष होऊन गेली गेली तरीही आपण ही कथा घरोघर वाचतो बरोबर आहे त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे व्रत करतो करतो आपल्या मनोकामनांची पूर्ती करून घेतो ही श्री महालक्ष्मी व्रत कथा कथा आपण श्रवण करूया करूया राजा भद्रश्रवा सौराष्ट्राला

पाठ असे त्याचे ज्ञान तोंडपाठ असे त्याचे ज्ञान तोंडपाठ असे त्याचे ज्ञान सुरत चंद्रिका एक सुलक्षणी सुरत चंद्रिका एक सुलक्षणी राणी त्याची असे देखाणी राणी त्याची अशी देखाणी राणी त्याची अशी देखाणी महाराष्ट्रातील एका देशात देशात भद्रश्रवा नावाचा एक विनयशील महापराक्रमी आणि सदवर्तनी राजा राज्य करीत होता करीत होता तो इतका ज्ञानी होता होता की सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे ही त्याची तोंडपाठ होती होती त्याच्या योग्यतेप्रमाणेच त्याला राणी मिळाली होती मिळाली होती तिचे नाव होते सुरत चंद्रिका चंद्रिका चंद्रिकेप्रमाणे ती देखणी आणि सुलक्ष्मी होती होती राणी जशी स्वरूप सुंदर होती होती तशी ती पतिव्रता होती असं सारे सुख वैभव तिच्या पायी लोळण घेत होते घेत होती तिचा संसार सुद्धा खरोखरच समाधानी होता होता तो कसा होता कसा होता बरं सात पुत्र झाले राणीला सुज्ञानी सात पुत्र झाले राणीला सुज्ञानी कन्या एक झाली ती शहा जी चन मानगी मुलगीचे नाव असेत श्याम बाला मुलगीचे नाव असेत श्याम बाला आवडे ती राणी राजा लागी आवडे ती राणी राजा लागी आवडे ती राणी राजा लागी एकदा लक्ष्मी देवीच्या मनात आलं काय आलं की या परिवारामध्ये बर या राजाच्या राज्यामध्ये आपण जावं जाव म्हणून लक्ष्मीच्या आले एकदा मनात लक्ष्मीच्या आले एकदा मनात राहावे राजवाड्यात गी प्रमाणे बर अशा या सुशील राजा राणीला आठ मुले झाली झाली त्यात सात मुलगे झाले आणि एक मुलगी झाली झाली सर्व मुले स्वभावाने भारी गोड होती गोड होती आणि ज्ञानी सुद्धा होती बरोबर आहे एकुलती एक मुलगी असल्याने राजा राणी तिच्यावर फारच प्रेम करायची करायची मुलीचे नाव श्यामबाला असे होते असा हा राजाचा परिवार अतिशय सुख समाधानात नांदत होता नांदत होता एक दिवस श्री महालक्ष्मीच्या मनात असे आले काय आपण या सुखी परिवारात जाऊन राहावे राहावे आणि मग त्या महालक्ष्मी देवीनं काय केलं काय केलं महालक्ष्मी म्हातारी होऊन महालक्ष्मी म्हातारी होऊन हातात काठी घेऊन गी हातात काठी घेऊ हातातली काठी टेकित टेकित ततली काटी टेकीत टेकीत राजाच्या अलीदारात राजाच्या अलिदारात कापूस केली म्हातारी काय बोलली की म्हातारी काय बोलली म्हातारी काय बोलली नवमाशे कमलापती भुवनेश नवमाशे कमलापती भुवन म्हातारीने काय सांगितले की म्हातारीने काय सांगितले अशाप्रमाणे श्री महालक्ष्मी देवीने देवीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले घेतले हातात काठी घेतली घेतली आणि काठी टेकीत टेकीत या सुरत चंद्रिका राणीच्या दारात आली आली महालाच्या दारात उभी राहिल्यावर राहिल्यावर एका दाशीने तिला पाहिली पाहिली ती दाशी जरा पुढे आली आणि त्या म्हातारीची चौकशी केली केली दाशीने त्या वृद्ध स्त्रीच्या नवऱ्याचे नाव राहण्याचे ठिकाण वगैरे विचारले विचारले तेव्हा वृद्ध स्त्रीचे रूप घेतली लक्ष्मी माता काय म्हणाली काय म्हणाली पुरी माझे नाव कमला आहे कमला आहे माझ्या पतीचे नाव भुवनेश आहे आम्ही द्वारकेला राहतो राहतो पण बाई तुमची राणी ही सुरत चंद्रिका माझ्या चांगली ओळखीची आहे हिच्या पूर्व जन्माची गोष्ट तुला सांगते बर जरा नीट ऐकून घे सांग सांग तेव्हा महालक्ष्मी मातेने कथा काय सांगितली काय सांगितली आगाग पोरी राणी ही तुमची पुरी राणी ही तुमची पूर्वजन्मी पत्नी वाण्याची पूर्वजन्मी पत्नी वाण्याची पूर्वजन्मी पत्नी वाण्याची दरिद्रीच होता वाणी पती हिचा दरिद्रीच होता वाणी पती हिचा संसार रोजच भांडण असे हिच्या घरी रोजच भांडण असे हिच्या घरी नवरा हिला मार झोड करी नवरा मार झोड करी नवरा मार झोड करी नवऱ्याच्या तासा बाई कंटाळली नवऱ्याच्या तासाला बाई कंटाळली वनामध्ये जाऊन

लक्ष्मी व्रताची जाणीवही दिली लक्ष्मी व्रताची जाणीवही दिली राणी मग घराकडे गेली अशाप्रमाणे श्री महालक्ष्मी त्या दाशीला म्हणाली काय म्हणाली हे पोरी पोरी तुझ्या राणीला मी चांगली ओळखते ओळखते तुझ्या राणीची मी तुला पूर्व जन्माची कथा सांगते तुमची ही सुरत चंद्रिका राणी राणी पूर्वजन्मी एका वाणीची पत्नी होती होती तो वाणी फारच दरिद्री होता घरात रोज भांडणे होत असत होत असत तिचा नवरा तिला रोज मार झोड करीत असे त्या त्रासाला ती कंटाळली कंटाळली आणि घर सोडून ती राणा वनात एकटीच भटकत राहिली राहिली तिची ती दशा पाहून पाहून मला दया दयाली आणि मी तिला धन संपत्ती देणाऱ्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली सांगितली नंतर ती बाई घराकडे गेली गेली आणि घरी गेल्यावर तिनं काय केलं काय केलं उपदेशाप्रमाणे बाई वागली उपदेशाप्रमाणे बाई वागली गरीबी तिची सरली लक्ष्मीचे व्रत बाईने त्या केले लक्ष्मीने घर भरले जितकी वर्ष त्यांनी लक्ष्मी व्रत केले जितकी वर्ष त्यांनी लक्ष्मी व्रत केले तितकी हजार वर्ष जगले लक्ष्मी लोकामध्ये गेले गी लक्ष्मी लोकामध्ये गेले लक्ष्मी लोकामध्ये केलेले फळ हे मिळाले जन्मित्या केलेले फळ हे मिळाले राजपुळी आता जन्माले गी राजपुळी आता जन्माले लक्ष्मी व्रताचा विसर पडला लक्ष्मी व्रताचा विसर पडला प्रसंग काही प्रमाणे श्री महालक्ष्मी दाशीला म्हणते काय म्हणती माझा उपदेश ऐकून ऐकून बाई घरी गेली गेली महालक्ष्मीचे व्रत केले केले आणि श्री महालक्ष्मी देवी तिला प्रसन्न झाली झाली त्यामुळे तिची गरिबी नष्ट झाली झाली सगळीकडे आनंदी आनंद झाला पुढे ते दोघेही मरण पावले पावले परंतु त्यांनी लक्ष्मी व्रत केले होते त्यामुळे ते लक्ष्मी लोकात गेले ते ते त्यांनी जितकी वर्षे लक्ष्मी व्रत केलेले होते तितकी हजार वर्षे त्यांनी सुख भोगले वा आणि आता तर त्यांना राजघराण्यात जन्म मिळाला आहे आहे परंतु तिला आता त्या लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे म्हणून मुद्दाम आज तिला व्रताची आठवण करून देण्यासाठी मी आले आहे दाशीच्या आग्रहावरून देवीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली सांगितली दाशी राणीला निरोप देण्यासाठी राजवाड्यात गेली गेली दाशीचा निरोप ऐकल्यावर ऐकल्यावर राणीने काय केले काय केले वैभवात राणी लोणारी आता वैभवत राणी लोळणारी आता गर्वाने फिरला तिचा मात वृद्धेला बुक्की केली लक्ष्मी शांत राहिली लक्ष्मी राणीला काही ना बोलली घराशी जाया निघाली घराशी लक्ष्मी चालली आपल्या घराला लक्ष्मी चालली आपल्या घराला रस्त्यात भेट श्यामबाला की अशाप्रमाणे राजवैभवात लोहणाऱ्या राणीला राणीला फारच गर्व झाला होता झाला होता ती उन्मत्त झालेली होती होती म्हातारीचा निरूप ऐकून ऐकून ती तावा तावाने आली वृद्ध स्त्रीला नाही नाही ते बोलली एवढेच नाही तर त्या गर्विष्ठ राणीने राणीने त्या म्हाताऱ्या स्त्रीला धक्काभुक्की सुद्धा केली त्या वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीच होती परंतु हे राणीला समजले नाही कारण तिच्या डोळ्यावर श्रीमंतीचा धूर होता होता राणीचा उद्धटपणा पाहून देवीला फार राग रागाला आणि ती तिथून आपल्या घराकडे जाऊ लागली जाऊ लागली जाता जाता राणीची मुलगी मुलगी राजवाड्यात येतानाच त्या देवीला भेटली भेटली श्यामबालेला सर्व हकीकत समजली समजली तेव्हा श्यामबालेने देवीची क्षमा मागितली मागितली लक्ष्मी व्रत ऐकले आणि मग त्या मुलीने काय केले काय केले बालेने लक्ष्मी व्रत केले श्याम बालेने लक्ष्मी व्रत प्रमाणे राणीने राणीने महालक्ष्मीला धक्का केल्यावर केल्यावर म्हातारीच्या रूपाने आलेली महालक्ष्मी लक्ष्मी आपल्या घरी निघाली निघाली वाटेने जाता जाता तिला त्या राजाची मुलगी भेटली देवीने सर्व हकीकत त्या मुलीला सांगितली तेव्हा त्या श्यामबाला मुलीला फारच वाईट वाटले तिने महालक्ष्मी देवीच्या पायावर डोके ठेवले आणि महालक्ष्मी मातेची क्षमा मागितली त्यामुळे देवीला समाधान वाटले देवी तिला प्रसन्न झाली झाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता देवीने तिला महालक्ष्मी व्रताचा महिमा समजावून सांगितला मुलगी घरी आली तिने त्याच दिवसापासून महालक्ष्मी व्रत सुरू केले त्यामुळे तिचे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राबरोबर लग्न झाले ती सासरी गेली आणि वैभवामध्ये नांदू लागली इकडे तिच्या माहेरी मात्र मोठा अनर्थ झाला तिचा बाप भद्रश्रवा आणि आई सुरत चंद्रिका या दोघांवर महालक्ष्मी स्वामीचा कोप झाला त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि इतकी गरिबी आली की पोटाला अन्न सुद्धा मिळेना ना तेव्हा चंद्रिका राणी भद्रश्रवा राजाला काय म्हणाली सुरत चंद्रिका बोले राजाला सुरतचंद्रिका बोले राजाला जावे नगरा ಕದೀಲೆ सुरत चंद्रिका राणी भद्रश्रवा राजाला म्हणाली काय म्हणाली महाराज महाराज आपण आपल्या श्यामबाला मुलीकडे जाऊन जाऊ थोडेसे धन मागून आणावे भद्रश्रवा राजा निघाला निघाला आणि आपल्या लाडक्या मुलीच्या राजधानीत गावाजवळच्या तळ्यावर विश्रांतीसाठी थांबला थांबला तेव्हा त्या तळ्यावर शांबालीच्या काही दाशी पाण्यासाठी आलेल्या होत्या होत्या त्यांनी भद्रशवा राजाला पाहिले पाहिले फटके तुटके कपडे असले तरी राज तेच काही लपत नाही नाही दाशीने चौकशी केली तो खरोखरच राजा असल्याचे त्यांना समजले समजले आणि तोही आपल्या शांबाला राणीचा बाप आहे तेव्हा दाशी धावत धावत गेल्या गेल्या आणि राणीला कळवले कळवली राणी नवराज वस्त्र पाठवून आपल्या बापाला सन्मानाने आपल्या राजवाड्यात आणले बापाची दुर्दशा पाहून मुलगी ढसा ढसा रडू लागली रडू लागली आठ चार दिवस बापाला उत्तम पाहून केला केला आणि जाताना द्रव्याने भरलेला एक हांडा दिला राजा भद्रश्रवा आपल्या राजवाड्याला आला आला आणि त्यावेळी एक चमत्कार काय झाला सांगायला पाहिजे भद्रश्रवा आला राजवाड्याला परश्रवा आला राजवाड्याला हंडा घेऊन मोठ्या आशेने आपल्या राजवाड्यात आला राणी सुरत चंद्रिका धावतच पुढे गेली तिचा आनंद गगनात मावेना आपल्या मुलीने द्रव्याने भरलेला हंडा दिला एवढे द्रव्य तिने बऱ्याच दिवसात कधी पाहिले नव्हते म्हणून राणीने द्रव्याचा हंडा जमिनीवर ओतला त्याबरोबर काय आश्चर्य झाले हंड्यातून सर्व कोळशेच बाहेर पडले कोळशाचा ढीक पडला आणि राणीने कपाळावर हात मारून घेतला आणि मग राणीच्या लक्षात आलं ते काय लक्षात आलं लक्ष्मी देवीने सारे घडविले लक्ष्मी देवीने सारे घडविले द्रव्याचे कोळशे हे किती दिवस हो गेले प्रमाणे महालक्ष्मी देवीने देवीने हंडाभर द्रव्याचे कोळशे केले तेव्हा राणी सुरत चंद्रिका चंद्रिका ओक्सा बोक्षी रडू लागली रडू लागली आणि तिला समजून चुकले की पण देवीचा अपमान केला आणि हे असे द्रव्याचे कोळसे झाले वयाचे ते झाले आणि आपल्या नशिबी आले ते आपल्याला भोगेच पाहिजे लाजाची लाज झाली राजाची राणी असून पोटाला अन्न मिळेना मिळेना अंगाला कापड मिळेना म्हणून कसे तरी दिवस काढले पाहिजेत पाहिजे अशा तऱ्हेने काही दिवस गेल्यावर राणीला आपल्या मुलीची आठवण झाली चार दिवस मुलीला भेटून यावे म्हणून सुरज चंद्रिका राणी आपल्या शांबाला मुलीच्या राजवाड्याला आली तेव्हा तिच्या मुलीच्या घरी चौथा गुरुवार होता महालक्ष्मी देवीच्या व्रताचा सोहळा चालू होता तिकडे तिकडे लकलकाट होता आईला पाहून मुलगी तिच्या गळ्यात पडली त्या दिवशी त्या राणीने लक्ष्मी व्रत केले आपल्या मुलीचा सोहळा पाहून पाहून त्या स्वतः राणी सुद्धा लक्ष्मीचा उपास धरून व्रत केले आणि आणि मग दिवस तिचे कसे पलटी झाले सुरत चंद्रिका घराकडे आली सुरत चंद्रिका घराकडे आली लक्ष्मी प्रसन्न आपल्या नगराला आली आली लिकीच्या घरी महालक्ष्मीचे व्रत केल्याने केल्याने तिला पूर्वीचे सारे वैभव मिळाले मिळाले धन धान्याने सारा राजवाडा भरला भरला राज्यात आनंदी आनंद झाला झाला महालक्ष्मी देवीने काही कमी केले नाही नाही एक दिवस तिची मुलगी श्यामबाला राणीला भेटायला आली आली परत पूर्वी आपल्या त्याच मुलीने मुलीने आपल्याला कोळशाने भरलेला हंडा दिला होता दिला होता तो राग राग आईच्या मनात अजूनही होता होता ती आपल्या मुली बरोबर नीट बोलली नाही नाही मुलगी कशी तरी थोडे दिवस राहिली राहिली निघताना तिच्या बरोबर कोणीही आपुलकीने बोलले नाही नाही. कितीही आशा असते बरोबर आहे काहीतरी राहून नेले पाहिजे तर लेकीच्या जीवन मिळते श्यामबालेने आ बरोबर घेतले घेतले आणि तिसरी निघाली निघाली आल्यावर काय घडत काय बरं आली श्याम बाला मीठ घेऊन आली श्याम बाला नवरात्रीचा काय बोला तिचा जेव्हा जेवाया बसला पती तिचा जेव्हा जेवाया बसला आळणी होत्या लाला अशाप्रमाणे माहेरचं मीठ घेऊन शांबाला आपल्या सासरी आली तेव्हा तिचा नवरा मला धर याने विचारले काय विचारले हे लाडके राणी राणी माहेराहून काय वानवळा आणलास तेव्हा राणी म्हणाली राज्याचे सार आणले आहे ते तुम्हाला नंतर समजेल समजेल थोडा धीर धरावा असे म्हणून बालेने नौकरांना शिवाय स्वयंपाक करायला सांगितले कशात ही मीठ घालायची नाही अशी ताकीद देऊन ठेवली ठेवली स्वयंपाक तयार झाल्यावर सर्वजण अंदाने बसले बसली तिच्या पतीने पहिलाच घास तोंडात घातल्यावर घातल्यावर तो त्याला सर्व आळणी लागला लागला तेव्हा राणीने माहेरचे मीठ स्वयंपाकात टाकले टाकले त्यावेळी ते सर्व जेवण रुचकर झाले झाले आणि मग श्यामबाला नवऱ्याला म्हणाली काय म्हणाली हेच ते राज्याचे सार आहे असं हेच मी माहेराहून आणले तिच्या तिच्या ही मग आनंद झाला हास्य विनोद झाला आणि मग ते दोघे जण पोटभर जेवले असे हे महालक्ष्मीचे व्रत केल्याने आनंदी आनंद मिळतो हे महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे असते सांगायला पाहिजे सांगा मला पहिल्या गुरुवारी मार्ग शीर्षात पहिल्या गुरु असे व्रत हे करावे प्रसन्न मन ठेवावे प्रसन्न मन लक्ष्मीचे व्रत तरी श्याम लक्ष्मीचे व्रत तरी श्याम बाला राजपुत्र पती मार्ग मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी गुरुवारी ह्या महालक्ष्मीच्या व्रता सुरुवात करावी करावी आणि चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे करावी म्हणजेच महालक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची प्रतिष्ठापना करावी करावी सर्व प्रकारे पूजा करावी करावी त्या दिवशी उपवास धरलाच पाहिजे गोड पदार्थांचा निवद दाखवावा दाखवावा एकाच निवद गायला चारावा महालक्ष्मीच्या पोतीचे मनोभावे वाचन करावे करावी सात कुमारिका का किंवा सवासनी यांना जीव घालावे घालावी पूजा संपल्यावर पूजेचे नको असलेले साहित्य साहित्य पाण्यामध्ये समर्पण करावे करावी महालक्ष्मीचे हे व्रत करताना करताना आपले मन शांत ठेवावे ठेवावे अशा प्रकारे जे कोणी व्रत करतात करतात त्यांना काय लाभ होतो होतो सांगायला पाहिजे आशे लक्ष्मीचे व्रत करतील आशे लक्ष्मीचे व्रत करतील जन्मभर सुख भोगतील स्वामीची कृपा याला होईल दुःख त्यांचे नष्ट होईल नष्ट नष्ट लक्ष्मी आल्याने गर्व धरू नये लक्ष्मी आल्याने गर्व धरू नये भूत मत कधी करू नये शिवाचा अशा रीतीने जे कोणी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील करतील त्या भक्तावर महालक्ष्मीची कृपा होईल होईल सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील देवीला विनंती केलेली केलेली कामना फलद्रुप होईल मात्र श्रीमंती आल्यावर होतो नये महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये नाही दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये बरोबर आहे महालक्ष्मीचा महिमा पूर्वी तो भक्तांची कामना अशी ही महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारी कहा सुफल श्री महालक्ष्मी देवै नमः ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः ॐ शान्तिः शान्तिः श्री महालक्ष्मी देवतार्पणामस्तु लक्ष्मीची कथा गेली लक्ष्मीची कथा शेवटाला गेली मंडळी बाया तुम्ही बसलाई कैला मंडळी बाया तुम्ही बसलाई कैला कॅशेट घ्या कंपनी घ्या विंग कंपनी लागी कॅशेट घ्या विंग कंपनी हरेंद्र कवीना कथा ही रचावी हरेंद्र कवीना कथा ही रचावी